गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमस्कार मित्रांनो मी बोलत आहे चंदना रेडिओ शिवनेरीवरून एक गुरु आणि शिष्य काही कामानिमित्त घराबाहेर पडलेले होते आणि ते एका जंगलाच्या रस्त्याने चालत होते आता खूप दूर आल्यानंतर चालत चालत ते खूप थकलेले होते आता एका झाडाच्या छायेखाली जाऊन बसले आता गुरूंचा जो शिष्य होता तो लहान होता आता गुरूंनी त्याला सांगितले की थोडा वेळ काय कर विश्राम कर आता तो शिष्य गुरूंच्या बाजूला जाऊन झोपला आता तो थकल्यामुळे त्याला झोप लागली थोड्या वेळाने पाहतो तर काय होते की एक मोठा साप आपला फण फैलवत त्या शिष्याजवळ येत होता आता गुरूंनी तो खूप प्रयास केला त्याला हटवण्याचा पण तो साप म्हणतो की याच्याशी माझं मागच्या जन्माचं काही बैर आहे तर मी याचं रक्त पिल्याशिवाय जाणार नाही आता गुरु आजूबाजूला बघतात त्यांना एक तुटलेलं हत्यार दिसतं ते ते उचलतात शिष्याच्या मानेवर मारतात आता त्याला वेदना झाल्यामुळे त्याची झोपही मुडते झोपेतनं उठून तो बघतो की गुरु एक हत्यार घेऊन उभे आहे तो पुन्हा हे दृश्य बघून झोपून जातो आता जिथे मानेवर मारलेले होते तिथून रक्त निघते ते रक्ताचे काही थेंब गुरु उचलतो आणि सापावर शिंपडवतो आता साप संतुष्ट होतो आणि आपल्या स्थानावर चालला जातो तर थोड्या वेळाने शिष्याची झोप पूर्ण होते आणि तो गुरुंजवळ येतो आणि गुरुला नमस्कार करून त्यांच्याजवळ जाऊन बसतो आता गुरु त्याला विचारतो की तुला भीती तर वाटत नाही आहे घाबरत तर नाही आहे तो म्हणतो माझ्याबरोबर स्वयं भगवान आहे तर मला कशाची भीती तो गुरु त्याच्यावर खुश होतात मग मित्रांनो सारांश काय गुरु हा आपला एक आध्यात्मिक पिता असतो गुरु निष्ठा हीच खरी सेवा असते गुरुचा आदर करणं त्यांचा आदर सत्कार करणं त्यांचे जीवनात जे आपल्याला ते सांगतात ते जीवनात आचरण करणं ही सुगुरूंची आज्ञा असते कारण गुरु आपल्याला चांगल्या मार्गाकडे नेत असतो गुरु आपल्यामधले अवगुण काढण्याचा प्रयत्न करतो आपल्या मनातले वाईट विचार काढण्याचा प्रयत्न करतो आपल्या जीवनाला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत असतो गुरु हा आपल्याला सद्गुरु कडे पोहोचण्याचा मार्ग दाखवत असतो म्हणून जीवनामध्ये गुरु असणं खूप जरुरी आहे कारण गुरु आपल्या आत्मनिष्ठ आत्मनिर्भर आणि आत्मप्रेमासाठी तो परमात्म्याकडे घेऊन जाऊ शकतो कारण जसं वडील असतात वडिलांबरोबर अगर मुलगा असला तो विचार करतो की मी वडिलांबरोबर सुरक्षित आहे तसंच अगर आपण गुरुच्या शरणामध्ये जातो तो गुरु आपला रक्षण करता बनतो तो शेवटपर्यंत आपली रक्षा करत असतो म्हणून तन मन धन आपण त्या सद्गुरापुढे समर्पण व्हायला हवं जेवढी आपली ईश्वराप्रती निष्ठा असते ईश्वराप्रती विश्वास असतो तेवढाच गुरुप्रतीही आपल्याला विश्वास असायला हवा कारण गुरु आपल्याला सही रास्ता दाखवतो आपल्या मधल्या जीवनामध्ये आणि विचारांमध्येही तो प्रयत्न करत असतो म्हणून गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे माता पिता तर आहे माता पिता तर जन्माला मुलांना घालतात पण त्यांची पालन पोषणही करतात पण त्यांना चांगला मार्ग दाखवणारा हा गुरुच असतो गुरु प्र शिक्षा प्रद असल्यामुळे तो आपल्याला शिक्षाही देत असतो पण तो जे सांगेल ते आपल्याला जीवनामध्ये आचरण आणायला हवे अगर आपण आचरण आणलेच नाही फक्त ऐकून सोडून दिले तर आपले जीवनही काय होते सार्थक होणार नाही आपल्या जीवनामध्ये आपण वाईट मार्गाला लागू म्हणून सांगितले जाते की अगर आपल्या जीवनाला सार्थक करायचे आहे चांगल्या मार्गाला लावायचे आहे आणि परमात्मापर्यंत आपल्याला पोचायचंच आहे तो गुरु जे सांगतील ते नित्य नियमाप्रमाणे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आचरणात आणा तन मनाने त्यांच्यावर स्वहावा समर्पण व्हा तेव्हाच आपले जीवनही काही सार्थक होईल तुझला ना मित्रांनो पुढच्या भागात पुन्हा नवीन गोष्टी बरोबर गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षा पर ब्रह्म तस्मै श्री